विचार व कर्माचे संतुलन साधा एकाच वेळी अनेक कामे पार पाडण्याच्या चक्रात पडल्याने एकही कार्य मनपूर्वक पूर्ण होऊ शकत नाही यामुळे हाती घेतलेले कार्य अर्धवट सोडून मन दुसऱ्या कार्याकडे धावू लागते आणि येथूनच वेळ व श्रम नष्ट होण्यास सुरुवात होते तसेच मनातही संताप उत्पन्न होतो विचार व कार्यांना सीमित व संतुलित केल्याने श्रम व शक्तीचा अपव्यय थांबतो आणि मनुष्य यशाच्या शिखरावर चढत जातो कोणतेही कार्य करीत असताना स्वतःच्या मनाला उच्च व उदात्त भावनांनी संस्कारांनी ओतप्रोत ठेवणे हाच लौकिक जीवनाचा सफलतेचा मूळ मंत्र आहे आम्ही जेथे राहतो ते वातावरण बदलू शकत नाही परंतु स्वतःला बदलून प्रत्येक स्थितीमध्ये आनंदाचा आस्वाद घेऊ शकतो